सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली आम्ही पहिल्यांदा पाहिली आम्ही पहिल्यांदा नयना मधला बाण लागला लागला लागला आम्हा पहिल्यांदा लागला आम्हा पहिल्यांदा परंतु सांगाया ना नाजुळे डोळ्यात आमच्या भाव नवे आगळे बोलल्या वा तुम्ही तुम्हाला कळे शब्द मधाते ठिबकू द्यात ना ठिबकू द्या कानी पहिल्यांदा ठिबक द्या कानी पहिल्यांदा फुलाची खाण पाहिली प प प प प रंग गोरटा गालावरची खळी पाहता आमच्या पावन झाल्या कोळी मनात आशा खुळी घायाळाची गती समजली समजली आम्हा पहिल्यांदा समजली आम्हा पहिल्यांदा सौंदर्याची ख ख ख ख या आधी आम्हा माहित नवती प्रीती परी आज सुखाचा स्वर्ग लागला हाती कधी दोन मनाची जुळून येतील नाची नकळत चेटुक होय आम्हावर आम्हावर असले पहिल्यांदा अम्हावर असले पहिल्यांदा युडले युडले सौंदर्याची खाण पाहिली पाहिली पाहिली पहिल्यांदा पाहिली आम्ही पहिल्यांदा